म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच आणणारं वीर रसानं ओतप्रोत भरलेलं हे गीत आपण सर्वांनी ऐकलंच असेल या अजरामर गीताचे शब्द लिहिले आहेत महाकवी कुसुमाग्रजांनी तर हे गाणं गायलं आहे गानकोकिळा लता दिदींनी पण हे गाणं ज्या ऐतिहासिक कहाणीवर आधारलेलं आहे ती कहाणी फारच कमी मराठी माणसांना माहीत आहे या कहाणीचे नायक होते कुळतोजी गुजर अर्थात सरनोबत सेनापती प्रतापराव गुजर ते स्वराज्याचे तिसरे सेनापती होते कुर्तोजींच्या शौर्यावर खुश होऊन स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव ही पदवी दिली होती प्रतापराव अतिशय शूर होते फेब्रुवारी सोळाशे बहात्तर साली नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात साल्हेरला प्रतापरावांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य मुघलांना समोरासमोर मैदानात भिडलं साल्हेरची लढाई स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई होती या लढाईपासूनच गनिमी काव्यानं लढणारं मराठी सैन्य खुल्या मैदानातही शत्रूला झोपवू शकतं हे सिद्ध झालं या लढाई जिंकल्यामुळं मुल्हेर बागलाण अशी महत्त्वाची ठिकाणं मराठ्यांच्या ताब्यात आली अत्यंत शूर असलेल्या सेनापती प्रतापराव गुजरांच्या अंगी एक छोटासा दोष होता म्हणजे ते जरा भाऊक इमोशनल स्वभावाचे होते सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेकानंतर काही दिवसानंतरच आदिलशहाचा सरदार बहलोल खान हा स्वराज्याला त्रास देऊ लागला तेव्हा महाराजांनी प्रतापराव गुजरांना बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसारी गावाजवळ बहलोल खानाचा तळ होता प्रतापराव गुजरांनी अचानक छापा मारून तळाला घेराव घातला बहलोल खानाला अटक केली गेली बहलोल खान प्रतापरावांच्या हातापाया पडला स्वतःच्या प्राणाची भीक मागितली कुराणाची शपथ घेऊन परत स्वराज्याला कधीही त्रास देणार नाही अशी हमी देखील दिली उदार हृदयाच्या प्रतापरावांनी बहलोल खानाला जीवदान देऊन सोडून दिलं पण त्याचं सारं युद्ध सामान जप्त केलं पण दगाबाज बहलोल खान दुसऱ्याच दिवशी आपल्या स्वब्दापासून पलटला आणि पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी त्यानं मोठी फौज गोळा करायला सुरुवात केली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना या घटनेबाबत माहिती कळाली तेव्हा ते रागाने अतिशय संतप्त झाले प्रतापराव गुजरांवर संतप्त होण्याची महाराजांची ही पहिली आणि शेवटचीच वेळ होती छत्रपतींनी प्रतापरावांना एक अतिशय खरमरीत पत्र लिहिलं बहलोल खानाला पकडून माझ्यासमोर घेऊन या अन्यथा तुमचं तोंडही मला दाखवू नका असं अत्यंत कडक शब्दात पत्रामधून महाराजांनी बजावलं भाऊक स्वभावाच्या प्रतापरावांना हा धक्का सहन झाला नाही महाराज आपल्यावर रागावले आपल्यामुळं स्वराज्याचं नुकसान झालं आता आपला जगून काहीच उपयोग नाही असं त्यांना वाटलं पत्र ऐकताच ते उठले आणि भावनेच्या भरात घोड्यावर स्वार झाले एकटेच बहलोल खानावर आक्रमण करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचे सहा साथीदारसुद्धा त्यांच्या सोबत आले आपल्या मागं कुणीच येऊ नका असा आदेशच प्रतापरावांनी आपल्या फौजीला दिला पण तरीही आम्ही आमच्या सरदाराला एकटं सोडणार नाही मरू तर सोबतच असं म्हणून सहा सरदार त्यांच्यासोबत आले त्यांना काय परिणाम होईल याची पूर्ण जाणीव होती पण छत्रपतींना आणि स्वराज्याला आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळं त्रास झाला त्याचं प्रायशित्य आपण आपला जीव देऊन केलं पाहिजे या भावनेनं ते बेभान झाले होते मग परिणाम तोच झाला पंधरा हजारच्या फौजेवर सात जण तुटून पडले लढत लढत धारातीर्थी पडले जेव्हा महाराजांना हे समजलं तेव्हा त्यांना फार दुःख झालं प्रतापराव गुजरांच्या मुलीशी म्हणजेच जानकीबाईशी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं राजारामचं लग्न लावून दिलं ह्या घटनेचा बदला मराठ्यांनी ह्या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी घेतला अंबीरराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली बहलोल खानाच्या फौजेची भयंकर लांडगेतोड मराठी फौजांनी केली बहलोल खानाच्या जहागिरीची मराठी फौजांनी राख रांगोळी करून टाकली त्या सातही महान वीरांची समाधी आजही कोल्हापूर जिल्ह्यातील नेसारीजवळ आहे महाराष्ट्राच्या त्या सात महान नररत्नांना मानाचा मुजरा नमस्कार मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद